पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी न उपवासी गायी न मुखे नाम नाम विठोबाची घेईन मी वाची बीज कल्पांतीचे तुका म्हणे माझ्या घरी पंढरपूरची वारी आहे याशिवाय मी दुसरी कोणतीही तीर्थव्रते करीत नाही नित्य एकादशीला उपवास करतो आणि एकादशीचे व्रत करतो आणि रात्रंदिवस मुखाने हरीचे नाम गातो तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वाणीने जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण असलेल्या विठोबाचे मी नाम घेत राहील कथनी पठनी करून कायो वाचून रहणे वाया जाणू मुखे वाणी अमृत गोडी मिथ्या भुके चरफडी पिळणी पाक करिता दगडा काय जडा होयते मधु मिळवणी माशी आणि पारधिया मिळवणी धन मेळवी माती लोभ्या हाती तेची मुखी आपुली केली आपण खायू वंदी त्याचे पायू कथा केल्या कीर्तन केली प्रवचने केली आणि वेदशास्त्रांचे पठन केले पण जर आचरण शुद्ध नसेल तर ते सारे व्यर्थ होते मुखामध्ये अमृतासारखी गोड वाणी आहे पण भूक सहन न होऊन संतापाने अशांत होत असेल तर त्यांचे ते अमृत मधुर प्रवचन व्यर्थ आहे दगडाला कितीही पिळून काढले किंवा शिजवले तरी तो कधी मऊ होत नाही कारण त्या जडावर त्याचा काहीच परिणाम होत नाही मधमाशी अनेक फुलांपासून मधाचा संचय करते पण तो तिचा संचय पारध्यासाठी आणि इतर लोकांसाठीच असतो लोभी माणूस पैसा मिळवतो आणि मातीमध्ये पुरून ठेवतो पण पुढे दरिद्री झाला तर हातात आणि मेला तरी तोंडात त्याच्या मातीच पडते तुकाराम महाराज म्हणतात जो आपण मिळवले ते आपण भोगतो म्हणजे मिळवूनच आपले पोट भरतो कष्ट करून जगतो त्याच्या चरणाला मी वंदन करतो जो स्वतः केलेला कथा कीर्तन प्रवचनांचा स्वतः अनुभव घेतो तो खरोखर पूज्य असतो उमटती वाणी वाटे नामाची आधुनी बरे सेवन उपकारा द्यावे घ्यावे या उत्तराव सरळ आणि मृदू कथा पावविते ऊर्धू गात जातो तुका हाची उपदेश ऐका माझ्या मुखाद्वारे नामांचे ध्वनी बाहेर पडतात या नामाचे सेवन अतिशय चांगले आहे यामुळेच दुसऱ्याला नाम ऐकवण्याचा परोपकार होतो आणि हे नाम संतापासूनच ऐकावे आणि साधकांना द्यावे त्यांना ऐकवावे ही हरिकथा मृदू आहे सरळ आहे आणि सद्गती प्राप्त करून देणारी आहे तुकाराम महाराज म्हणतात मी स्वतः हरिनाम गात मार्गाने जात असतो आणि लोकांना सुद्धा हाच उपदेश करीत आहे तरी हे जनलोक हो तुम्ही हा माझा उपदेश ऐका कथा काळीची मर्यादा सांगतो ते भावे वंदा प्रीतीने गोविंदा हेची एक आवडे टाळ वाद्य गीत नृत्यू अंतकरण प्रेम भरितो वाणिता तो तज भावने लेखावा नये आळसू मोडू अंगू कथे कानवडे ढुंगू खेळणे रंगू जाविल तो चांडाळू तोंडी विरामाने ताठाव थोरपणे घाली गेठाव चित्तने दी नाम पाठाव गोष्टी तो चांडाळू कथेची मानू जाऊन या थोरपणू राजा संकोचनू लुगडी तो चांडाळू आपण पैसे बाजीवरी सामान्य हरीच्या दासा घरी तरी तो मुळावरी वाही लव निशयी येता न करी नमस्कारू कर जोडून या नमरू न म्हणता थोरू आणि का खेती तो चांडाळू तुका विनवी कथे कथे वे अवगुणा करा नारायणा ऋणी समर्पक भावे हरिकथा चालली असताना त्या ठिकाणी कसे वागावे या संबंधात काही नियम सांगतो ते तुम्ही आदराने आणि प्रेमाने मान्य करा जो हरिकथेच्या नियमांचे पालन करतो तो गोविंदाला खरोखर आवडतो हरिकथेमध्ये टाळ मृदंग विना इत्यादी वादी असली पाहिजेत कथा करणाऱ्याने हरिगुण वर्णनपर गीत गावे आणि प्रेमभरीत अंतकरणाने नाचावे तसेच कथा श्रवण करणाऱ्यांनी हरीची कीर्ती गाणारा हरिरूप असतो अशा भावनेने कथा करणाऱ्यांच्याकडे पाहावी कथा श्रवण करताना आळसाने अंग मोडू नये डुंगण वाकडे करून बसू नये जो हरिकथेला तुच्छ मानण्याचे भाव दाखवतो तो चांदाळासारखा असतो तोंडामध्ये विडा धरून मान ताट करून आणि मोठेपणाच्या अभिमानाने जेठा मारून जो बसतो तो जो नामोच्चाराकडे लक्ष देत नाही जवळ बसलेल्या लोकांशी काहीतरी गप्पा गोष्टी करीत बसतो तो चांडाळ असतो कथेमध्ये स्वतःचा थोरपणा दाखवून जो मानाची अपेक्षा करतो बसण्याच्या जागेवर धूळ आणि अडचण असेल तर आपले कपडे मळू नयेत म्हणून संकोचाने अंग सारखे सावरत राहतो जो स्वतः बाजेवर बसतो आणि हरिदासाला सामान्य समजतो अशा मनुष्याला यमदूत निशियाने सोळावर चढवतील कथेत आल्याबरोबर हात जोडून जो विनय भावाने नमस्कार करीत नाही आणि श्रवण करणाऱ्यांमध्ये थोर असलेल्या पुरुषांना न जमवता त्याला खेटून बसतो तो चांडाळ असतो तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच कथेत बसणाऱ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की बाबा रे कथेत कोणतेही अवगुण आणू नका आणि योग्य अशा भक्तिभावाने नारायणाला ऋणी करा कथा देवाचे ध्यानू कथा साधना मंडनू कथे ऐसे पुण्य आणि नाही सर्वथा ऐसा साच खरा भाऊ कथे माझी उभा देऊ मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना मनता नारायणा क्षणे जळते महादोषू भावे करिता कीर्तनू तरे तारी अनेक जनू भेटे नारायणू संदेह नाही म्हणे तुका कथा करणे हेच देवाचे ध्यान आहे कथा ही सर्व साधनांचे भूषण आहे कथेसारखे दुसरे पुण्य नाही कथेमध्ये साक्षात देव उभा असतो अशा प्रकारची निष्ठा असावी कथेमध्ये सर्वसामान्य लोकांना नाम मंत्राचा उच्चार करणे अत्यंत सोपे जाते याकरता मनपूर्वक वाणीने नारायण नारायण म्हटले तर एका क्षणामध्ये महापापे जळून जातात तुकाराम महाराज म्हणतात श्रद्धेने आणि प्रेमाने हरिकथा केली तर तो स्वतः तरतो आणि दुसऱ्यालाही तारतो तसेच त्याला या देहामध्ये नारायणाची साक्षात भेट होते यामध्ये संशय नाही कथा त्रिवेणी संगमऊ देवभक्तानी आणि नामऊ तेथीचे चरण चरणरज वंदिता जळती दोषांची डोंगरू शुद्ध होती नारी नरू गाती ऐकती सादरू जे पवित्र हरिकथा तीर्थीतया ठाया येती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी बैशे वैष्णवा अनुपम महिमा नाही द्याव या उपमा तुका म्हणे ब्रह्मा नेने वर्णो या सुखा कथेमध्ये देव भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम झालेला असतो कथेमध्ये जे वैष्णव असतात त्यांच्या चरणांच्या धुलीचे वंदन करणे फार पुण्यकारक आहे जे स्त्री पुरुष ही पवित्र हरिकथा श्रद्धा आणि प्रेमाने गातात आणि ऐकतात त्यांच्या पापांचे डोंगर जळून जातात आणि ते शुद्ध होतात ज्या ठिकाणी हरिकथा चाललेली असते तेथे सर्व तीर्थे स्वतः पवित्र होण्यासाठी येतात आणि पर्वकाळ सुद्धा कथा करणाऱ्या वैष्णवांच्या पायाजवळ राहतात तुकाराम महाराज म्हणतात हा हरिकथेचा महिमा अद्भुत आहे तिला उपा देण्यास जगामध्ये कुठलाही पदार्थ नाही ब्रह्मदेव सुद्धा या हरिकथेचे सुख वर्णन करू शकत नाही सांडून कीर्तन न करी अनेक काजू ना निर्लज तुझ्या रंगी आवडीची आरत पूर्वी पंढरी राया शरण तुझ्या पायी याची लागी टाळी वाहून या विठ्ठल म्हणेन निवारी निवारीन भवश्रम तू का म्हणे देवा नुपेक्षावे आम्हा न्यावे निज धामा आपुलिया देवा तुझ्या नामाच्या कीर्तनामध्ये आणि आनंदाच्या भरामध्ये सर्व प्रकारची लाज गुंडाळून नाशील पंढरी राया माझ्या आवडीचे मनोरथ तू पूर्ण कर यासाठीच मी तुझ्या पायाजवळ शरण आलो आहे टाळी वाजवून मी विठ्ठल विठ्ठल म्हणेन आणि त्या विठ्ठल नामाच्या बळाने जन्म मरणाचे श्रम नाहीशे करेन तुकाराम महाराज म्हणतात देवा आमची आता तुम्ही उपेक्षा करू नका आम्हाला देहांत आपल्या निजधामाला घेऊन जा जळती कीर्तने दोष पळतील विघ्ने हेची बळीवंत गाढे आनंद करू दिंडी पुढे कली पापाची ही मूर्ती नाम खडग घेऊ हाती तुका म्हणे जाऊ बळे दमा मेही लावू हरिकीर्तनामध्ये सर्व प्रकारची पापे जळून जातात आणि सर्व दोष नाहीशी होतात विघ्ने पळून जातात असे हे हरिकीर्तन अतिशय प्रगाढ बलवान आहे विना हातात घेऊन दिंडीमध्ये गाऊन नाचून नामाचा महोत्सव करू कली हा प्रत्यक्ष पापाची मूर्ती आहे तरी सुद्धा त्याच्या नाशासाठी नामाचे खडग हातात घेऊ तुकाराम महाराज म्हणतात या नामसंकीर्तनाच्या बळाने वैकुंठाला चालत चालत जाऊया वैकुंठाला जाण्यासाठी हीच एक सोपी अशी पायवाट आहे असे नगारी पिटून लोकाला सांगूया यमधर्म सांगी दुता तुम्हा नाही येथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोषू नामाचा नका जाऊत या गावा नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती चक्रगदा घेऊन हरी उभासे त्यांचे द्वारी लक्ष्मी कामारी रुद्धी सिद्धी सहित ते बळया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी तुका म्हणे कानी यम सांगे दुताचे यम आपल्या दुताला सांगतोय की अरे ज्या ठिकाणी हरिकथा होत असते आणि हरिनामाचा अखंड जयघोष आणि गजर चालू असतो त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याचा मुळीच अधिकार नाही त्या नामधारकांच्या गावालाच काय पण त्यांच्या गावाच्या शिवेवर सुद्धा जाऊ नका कारण भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र त्यांच्या भोवती नव्हे तर त्यांच्या गावातील प्रत्येक घराच्या भोवती मोठ्या वेगाने फिरत असते यासाठी तुमचे तेथे काही चालणार नाही भगवान श्री विष्णू स्वतः शंख चक्र गदा घेऊन त्यांच्या दारात उभे असतात आणि लक्ष्मी सुद्धा वृद्धी सिद्धीसह नामधारकांच्या घरी काम करीत असते तुकाराम महाराज म्हणतात या पृथ्वीतलावर हरिभक्त हे सर्व बलवंतामध्ये शिरोमणी आहेत यासाठी तुम्ही त्यांच्या वाटेला कधी जाऊ नका असे यम आपल्या दूतांच्या कानात हळूच सांगतो आहे कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळे काय मोकलेले वनी सावजानी वेढिले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला विरहामध्ये असलेली गौडण म्हणते की हे जगजेती कान्हा मला तू एकदा तरी भेट दे देवा या रूपी अरण्यामध्ये मला असे तू का बरे टाकून दिले आहेस काम क्रोधादी हिंस्र पशुनी मला कडून वेढले आहे आतापर्यंत मला तुझा सहवास होता आणि आता एकदम तू आपले शरीर आपल्या निजरूपात लपून ठेवले आहेस तुकाराम महाराज म्हणतात देवा मी किती रे अपराध केला मी सर्व भावाने तुला शरण आलेच होते पण सहज थोडेसे मागे पाहिले बहिरमुख रतीने पाहिले एवढ्याच अवकाशात एकदम तू अदृश्य झाला आहेस म्हणून मला ताबडतोब भेट दे आपुली आम्ही पुशिले नाही तुझ काही कारणे मागे मागे धावत आलो काही बोलो यासाठी बहुत दिस होते मनी घ्यावी धने एकांती तू का म्हणे उभा राही का नो पाहे मजकडे गौडन म्हणते देवा तुझ्याशी आमचे काही काम होते या कारणाने आम्ही तुझ्या मागे धावत आलो तुझ्याकडे येताना आम्ही आम्हाला देखील विचारले नाही मग घरच्या माणसांना तर दूरच राहिले तुझ्याशी काही बोलावे या उद्देशाने तुझ्या मागे मागे धावत धावत आम्ही आलो आहोत आमच्या मनामध्ये पुष्कळ दिवसांपासून असे होते की एकांतामध्ये तुझे सुख तृप्ती होईपर्यंत भोगावे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तातडीने आणि विशिष्ट उद्देशाने तुझ्याकडे आलो असूनही कृष्णा तू असा पळतोस का अरे थोडा तरी उभा राहा आणि आमच्याकडे नुसते पहा तरी धन्य बाया इशानारी घरी दारी नांदती चोरुनी तुझ पाशी येती त्याशी न कळता दोही ठाई समाधानू समकठीन भवताशी तुका म्हणी जीवासाठी दुर्लभ भेटी ते देवा देवा गोकुळामधील ज्या स्त्रिया आहेत त्या खरोखर धन्य आहेत ज्या व्यवहार दृष्टीने घरीदारी सुखाने नांदत होत्या आणि सासू सासरे पती यांना कळू न देता चोरून तुझ्याजवळ येत होत्या त्यांना देव आणि संसार या दोन्ही ठिकाणी सारखेच समाधान प्राप्त झाले असे समाधान प्राप्त होणे पुष्कळांना शक्य नसते तुकाराम महाराज म्हणतात जीव अर्पण करून देवाची भेट घेणारे या जगामध्ये फार दुर्लभ आहेत उदासीन पावल्या वेगी अंगांगी जडलिया वेटाळीला लाभवता हरी मयूर फेरी नाचती मनाली करीती चारू त्या फार हा एकला तुका म्हणे नारायणी निरंजनी मिनलिया गोकुळामधल्या ज्या स्त्रिया संसाराविषयी अनासक्त होत्या त्या देवाजवळ धावत आल्या आणि त्या देवाच्या देहाला स्वतःचे देह भिडवून आलिंगन देऊ लागल्या हरीच्या भोवती त्यांनी वेढा दिला आणि मोरांप्रमाणे वर्तुळाकार नाचू लागल्या ज्याप्रमाणे मनाला येईल तशा क्रीडा करू लागल्या त्या गोपिका संख्येने फार होत्या आणि हरी एकटा होता पण हरीने अनेक रूपे धारण करून सर्वांची इच्छा पूर्ण केली तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे त्या स्त्रिया एकांतामध्ये पवित्र अशा नारायणाशी रममान झाल्या विषमाची शंका फिटे सारिके भेटे तरी सुख म्हणून चोरिले जना आल्या राणा एकांती दुजी आशी कळू नये जया सोयो नाही तू का म्हणी मोकळे म्हणू नारायण भोगाशी वेगळ्या स्वभावाचा जर माणूस भेटला तर त्याच्याशी किंवा त्याच्या देखत व्यवहार करताना संकोच वाटतो आणि आपल्या स्वभावासारखा स्वभाव असलेला मनुष्य जर भेटला तर सुख होते म्हणूनच त्या गवळणी घरामधील लोकांना चोरून एकांतात त्या वृंदावनामध्ये आल्या ज्यांना हरिसुखाचा अनुभव नाही अशा बहिर्मुख लोकांना कळू नये असा त्यांचा हेतू होता तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा भोग घेण्याविषयी कल्पना विरहित मोकळे मन असावे लागते म्हणजे खरा आनंद प्राप्त होतो आणि हे तत्व गोपिका जाणत होत्या हा लिंगन कंठाकंठी पडे मिठी सर्वांगी न घडे मागी पुरते म्हणू नारायण संभोगी वचनाशी वचन मिळी रिघती डोळे डोळी यातू तुका म्हणी ध्यानी जीव जीवनी विराल्या हरिबरोबर रास क्रीडा करीत असताना काही गोपिका हरीच्या कंठाला कंठ लावून आलिंगन देत होत्या काही स्त्रियांची सर्वांगाने मिठी पडलेली होती याप्रमाणे नारायणाचा सर्वांगाने भोग घेताना त्यांचे मन मागे प्रपंचाकडे परतणे शक्य नव्हते इतक्या त्या त्यामध्ये तल्लीन होऊन गेल्या होत्या काही गोपिका हरीच्या बोलण्याला उत्तरे देत होत्या तर काहीचे डोळे हरीच्या डोळ्यामध्ये प्रविष्ट झाले होते तुकाराम महाराज म्हणतात काही गोपिका तर अंतकरणामध्ये हरीचे ध्यान करून त्या ध्यानाने जीवाचे जीवन असलेल्या हरीचे ठिकाणी समरस झाल्या होत्या कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी सतता अवघ्यांची जगनिंदू झाली दिंदू सारखी अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा तुका म्हणी करा सेवा आले जीवा वरी तरी श्रीहरीशी एकरूप झालेल्या मध्ये कोणी सुना होत्या कोणी लेखी होत्या तर कोणी स्वतंत्र अशा सासवा सुद्धा होत्या त्या सर्वांची निंदा जगाने सारख्याच प्रमाणात केली आणि त्या फजिती झाल्या पती आईबाप यांना चोरून त्या श्रीहरीकडे आल्या होत्या तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या जीवावर जरी येऊन ठेपली तरी तुम्ही त्या श्रीहरीची सेवाच करावी हे तिरजे एक घडी तये जोडी पार नाही किती त्यांचा सासूर वासू कैचा रसू हाते थे अवघे दिवस गेले कामा नाही जन्मा खंडनू तुका म्हणी रतल्या जणी सोडा झणी कान्होबा या भगवंताजवळ जी एक घटका जाते तिच्याबरोबर दुसरी कसलीच तुलना करता येत नाही त्या गवळणींना प्रपंचामध्ये केवढा सासुरवास होता आणि आता त्या श्रीहरीच्या संगीतेमध्ये कशा प्रकारे प्रेमरस फुलला आहे पहा प्रपंचाच्या कामामध्ये सर्व दिवस निघून गेले पण काही जन्म घेण्याचे संकट टळले नाही तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याजवळ रममान झालेल्या या गवळणींना कान्होबा आता पुन्हा लोकांमध्ये सोडू नका चिंता नाही गावी विष्णुदासांची घोष जय जय कार सदा नारायण घरी साठविले धनु अवघेची वाण तया पोठी सवंग सकळा पुरे धनिवरी सेवावया नारी नरबाळा तुका आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू पिकविला जे विष्णुदास आहेत त्यांच्या मनामध्ये कसली सुद्धा चिंता राहत नाही कारण ते एकसारखा श्रीहरीच्या नामाचा घोष आणि कार करत असतात त्यांनी आपल्या हृदयामध्ये नारायण रूपी धन साठवलेले आहे त्यांच्या पोटातच सर्व काही पदार्थ एकवटलेले आहेत आणि हे धन स्वस्त असून सगळ्यांना तृप्त होईपर्यंत पुरू शकते पुरुष स्त्री लहान मुले या सर्वांना याचे सेवन करता येणे अगदी सहज आणि सुलभ आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व ठिकाणी या गोविंदाच्या प्रेमाचे पीक पिकलेले असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदी आनंदच झाला आहे करीतीचा या व्यवसाय आहे येते वारे साही कायिकू गाता ऐकता समानची घडी लाभे लाभ जोडे विशेषता प्रेमाचे भरते भाते घ्यावी अंगी नटे टाळी रंगी शुरत्वेशी तुका म्हणे बहु जन्मांचे खंडनू होईल हाशीन निवारुनी जो कोणी या परमार्थाचा विचार करतो त्यांना भरपूर उद्योग असतो त्यांनी परस्परांना एकमेकांना मदत करावी श्रीहरीचे गुण एकाने गावेत दुसऱ्याने ऐकावेत कारण गाणारास आणि ऐकणारास सारखीच फलप्राप्ती होत असते एकमेकांना विशेष प्रकारचा लाभ सुद्धा मिळतो त्या श्रीहरीच्या प्रेमाने भरलेल्या हृदयरूपी भात्यामधून हरिकीर्तनामध्ये टाळी वाजून प्रेमामृतामध्ये रंगून जावे नाचावे आणि आपले शुरत्व प्रकट करावे तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच तुमचे पुढील अनेक जन्म चुकून जातील आणि सर्व प्रकारच्या दुःखाचे निवारण होईल स्वामींचे अभंगाचे नाव काढून सालोमालो आपले नाव घालीत त्यावर अभंग नाही घाटावी लागतो एकाशी ते कळे भातू शिर निवडते पाणी चोची हंसाची आणि आंगडे फाडूनी घोंगडे करी हे परी तुका म्हणे कनू भूशी निवडे कैसा शिनू सगळे काही ढवळून पाहावे लागत नाही एक शीत जरी पाहिलं एका शिताची जरी परीक्षा केली तरी सर्व भाताचे रूप समजते भात शिजलाय की नाही तो कळतो राजहंशाच्या चोचीच्या टोकाने दूध आणि पाणी असे निवडून वेगळे केले जाते एखादा अंगरका फाडून त्याचे गोंगडे तयार करावे त्याप्रमाणेच प्रासादिक कवींच्या काव्यामधील कवीचे नाव काढून आपले स्वतःचे नाव घालणे ही खरोखर विटंबना आहे तुकाराम महाराज म्हणतात कण आणि भूस यांची निवड सहज करता येते म्हणजे धान्य आणि फलकट यांची निवड करता येते त्यास कसला त्रास आहे सालू हरीचे दासू म्हणून केला अवघानासू अवघे वच मंगळ केले म्हणती एकाचे आपुले मोडून संतांची वचने करती आपना भूषणे तुका म्हणे कवी जगामध्ये रूढ जावी सालो सालोमालो यांनी स्वतःच श्रीहरीचे दास समजून सर्वच नाश करून घेतला आहे प्रासादिक संतांची वाणी आणि आपली वाणी एकत्र करून सर्वत्र हास्यास्पद स्थिती त्यांनी निर्माण करून ठेवली आहे हे सर्व आपलेच कवित्व आहे असे ते म्हणू लागले आहेत त्यांनी संतांच्या प्रासादिक काव्यामधील काही वचने मोडली आणि त्यांची ओबडधोबड कविता करून स्वतःला भूषणे लावून घेतली तुकाराम महाराज म्हणतात असे हे कवी जगामध्ये कवितेची रूढी दाखवत राहतात जायाची अलंकारू बुडवणी होती चोरू त्याची ताडणाची पूजा योग घडे बऱ्या बोजा अभिलाषाच्या सुखी अंती होती काळीमुखी तुका म्हणी चोरा हो भूषण मातेरा दुसऱ्याकडून मागून आणलेले अलंकार बुडवून ते स्वतःचेच आहेत असे भासून लोक चोरच बनतात त्यांना मार देणे हीच खरी त्यांची पूजा आहे हाच सहज असा त्यांचा चांगला योग आहे अभिलाषेच्या सुखामुळे शेवटी मात्र तोंड काळे होते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे नाश होणे यामध्ये चोराला भूषण वाटते उणे विषू केला अमृताचा नाशू ऐसा भाग्याच्या बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी नाक कापुनी लावी सोने कोण अलंकार तेने तुका म्हणे वावी मोडून मदारू बांधावी दुसऱ्याच्या कवितेमध्ये आपले स्वतःचे शब्द घुसडून या लोकांनी अमृतामध्ये विष घालून त्याचा नाश केला अशी दुर्दैवी माणसाची बुद्धी आहे त्याच्या करण्यामुळे सत्य नाहीशी होते याची शुद्धही त्यांना नसते नाक कापून त्याच्यावर सोन्याची नत घालावी मग त्या अलंकाराची काय शोभा राहणार तुकाराम महाराज म्हणतात हे त्यांचे करणे म्हणजे मोठी विहीर मोडून त्यामध्ये मदार किंवा मशीद बांधण्यासारखे आहे कनभुसाच्या आधारे परिते निवडता बरे काय गोंगानी आघानी ताकामध्ये घाटी लोणी सुईनी पुढे चेटा काय लपवेशी चाटा तुका म्हणे ज्ञानू दिमाकाची भनभनू भुसकटाच्या अंगात असलेले धान्यकण निवडून काढलेले बरे असतात ओंगळ आणि मूर्ख किंवा अडाणी बाई ताकामध्ये लोणी घोटत राहते हे त्या बाईचे कृत्य नासधूस करण्यासारखेच असते उन्हाळ आणि चावट बाई सुनी पुढे तुला काही कधी लपवता येईल का तुकाराम महाराज म्हणतात पोकळ ज्ञान ही उगीच रिकाम्या डावलाची भनभन असते विकल थे विकाव माती नाव ठेवून बुकाव हातू निवाड्याचा ठाव खऱ्या खोट्या निवडी भाऊ घरवारी हा विधी पोट वाढविले चिंधी लागू जाणे विल्ली तुका साचू आणि कल्ली अरे मातीला ताबीर दुका असे नाव देऊन ती ज्या ठिकाणी तुम्हाला विकता येईल त्या ठिकाणी विका पण येथे मात्र खऱ्या खोट्याचा निवाडा होण्याचे हे ठिकाण आहे पोटावर चिंध्या बांधाव्यात आणि आपण गरजवर आहोत असे दाखवण्यासाठी एखादीने जर पोट वाढवली तर त्याचा काही उपयोग होत नाही तुकाराम महाराज म्हणतात खरे काय आणि खोटे काय याची व्यवस्था आम्ही लावू शकतो विषयी अद्वये अशी आम्हा शिवने देवते थोनी निराळा असे निष्काम वेगळा वासनेचे गुंथे तेथे कैचे ब्रह्मस्थिती तुका म्हणे असता देही तेथे नाही जमते जे इंद्रियाधिकांच्या विषयाशी एकरूप झाले आहेत त्यांनी आम्हाला शिवू सुद्धा नाही देव निष्काम असल्यामुळेच त्यांच्याहून तो फार अगदी वेगळा असतो निराळा असतो ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वासनांचा गुंता आहे त्या ठिकाणी ब्रह्मस्थिती असू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात जेथे देहबुद्धी शिल्लक असते त्यांची सेवा देवापुढे कधी रुजू होत नाही नमी तो या देवा माझी एके ठाई सेवा गुण व गुण निवाडा मैस मैस रेडा रेडा जनी जनार्दनू साक्ष त्यासी लोटांगणू तुका म्हणे खडी निवडू उजळणे घडघडे मी या देवाला नमस्कार करतो आणि माझी सेवा याच ठिकाणी जो आहे म्हैस ती म्हैसच असते आणि रेडा तो रेडाच असतो इतका स्पष्ट निवाडा कवितेमधील गुण आणि अवगुण यांचा होत असतो जगामध्ये जनता जनार्दन हा एकच साक्षी असल्यामुळे मी त्याला लोटांगण घालत आहे तुकाराम महाराज म्हणतात दळण दळण्याच्या धान्यातील खडे निवडून काढू नाहीतर ते दळणाच्या वेळी धडधड वाचतील खडखडा करतील जीवजते जीवनासंगे मच्छा मरण त्यावे योगे जयाचिती जैसा भाऊ तया जवळे तैसा देऊ सकळापडी भानू त्या कमळाचे जीवनू तुका म्हणे माता वाहे तान याची चिंता सर्व प्राणी पाण्याच्या साह्याने जगतात हे खरे आहे परंतु पाण्याचा वियोग होता क्षणीच माशाला मात्र प्राण गमवावे लागतात ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव असतो त्याप्रमाणेच त्याच्या जवळ देव निवास करीत असतो सूर्य सर्वांनाच आवडत असतो परंतु सूर्य विकासिनी कमळाचे तो तर प्रत्यक्ष जीवनच असतो तुकाराम महाराज म्हणतात तान्य सर्वांनाच आवडत असले तरी सुद्धा त्याच्या आईला त्याची फार विशेष अशी काळजी असते मुंगीची आघारा कोण जाय मुळू देखून आगुळू धाव घाली याच काविन काय खोळंबला जाता तोची धावे हिता आपुलिया उदक अन्न काही म्हणे मज खाई भुकेला तो जाई सुजवितो याधी पिढीला धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया का म्हणे जया आपुले सोहितो करणे तोचे प्रितो धरी कथे अरे मुंग्याना कोणी काही आमंत्रण घेत का त्या जिथं गुळ असतील त्या ठिकाणी त्या आपण स्वतःहून जातात त्या गुळाकडे धाव घेतात दाता म्हणजे देणारा कधी याचकासाठी खोळंबून राहिलेला नसतो तो याचकच आपले हित साधण्यासाठी दात्याकडे धाव घेतो या मला खा असे कधीतरी अन्न आणि पाणी म्हणते काय जो भुकेलेला असतो तो त्यांचा शोध घेतो आणि येऊन त्याला खात असतो जो रोगाने पिडलेला आहे आजारी पडलेला आहे तो वैद्याच्या घरी धावत जातो आणि आपले दुःख दूर व्हावे म्हणून तो वैद्याचा शोध घेतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याला स्वतःचे हित व्हावे हित साधावे असे वाटत असते तो हरिकथेवर प्रेम करतोच जन्मांतरीचा परीट न्हावी जात ठेवी त्याने ते वाखर जायचा चराचरी तोंड करी संवदनी पूर्वजन्म शिखा सुत्रू मळमूत्रु अंतरी का म्हणी करीती निंदा धुवट धंदा पुढिलांचा अरे गेल्या जन्मी कोण परीट होता कोण नाही होता हे पुढे दिलेल्या कृतीवरून समजून येईल ज्याचे बोलणे वस्त्र्याप्रमाणे चरचर करण्यासारखे म्हणजे कटू असते तो पूर्वजन्मी नावी होता असे समजावी आणि ज्याच्या मुखातून सतत दुसऱ्याची निंदाच येते ते तोंड म्हणजे परटाचे कपडे धुण्याचे पात्र समजावे तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांचा धंदा म्हणजे दुसऱ्याची निंदा करून त्यांना शुद्ध करण्याचा असतो ना मधुशी त्याचे नको दर्शन विषते वचन वाटे मजो अमंगळवाणी नायक वे कानी निंदेची पोहणी उठे तेथे काय साच लभ्य त्याचे वचनी कोणत्या पुराणी दिली ग्वाही काय आड लावू त्याशी या तोंडाशी आता या जीवेशी काय करू तू का म्हणी संतो न म्हणिती त्यासू घेऊ पाहे ग्रासू यमदूतू अरे जो भगवंताच्या नामाला दूषण देतो नावे ठेवतो त्याचे मला दर्शन सुद्धा नको त्याचे वचन म्हणजे एखाद्या विषासारखे आहे त्याची वाणी अमंगळ असते आणि ती वाणी कानाने ऐकत सुद्धा नाही कारण त्याला नामाच्या निंदेची सतत घाण येत राहते त्याच्या शब्दांनी खरोखर काहीच लाभ होत नाही याची साक्ष कोणत्या पुराणात दिलेली आहे जो हरिनामाची निंदा करतो अशा माणसाच्या तोंडाला ते तोंड काय लावून बंद करू त्याच्या जिभेला मी आता करू तरी काय तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाला अजिबात संत मानू नये आणि यमाचे दूध तर त्याचा घास घेण्याला टपलेलेच असतात हे उनी नरदेहा झाकी दिलं डोळे बळेचे आंधळे होते लोक उजडास रशी न चलती वाटू पुढील बो भाटू जाणून या बहु फेरी आली सोसोनी उळसा पुढे नाही ऐसा लाभ मगू तू का म्हणे जाऊ साधा वित वाटू भेटे तरी भेटे कोणीतरी अरे अतिशय व्यवस्थित चांगला हे प्राप्त होऊन सुद्धा जे डोळे झाकून घेतील ते विचार न करता बळे चालले होतात ज्ञानाच्या प्रकाशाने जी वाट उजळून गेली आहे ती वाट ते कधीच चालत नाहीत पुढील जन्माची आशा त्यांना का वाटत नाही आजपर्यंत पुष्कळ जन्मांचे फेरे आणि वळसे सोसून सोसून या नरदेहाचा लाभ झालेला आहे आता जर का हा वाया घालवला तर मग पुढे असा लाभ होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या मार्गाने अनेकांना सावध करीत जात आहोत कुणीतरी आमच्या ऐकणारा आम्हाला निश्चित भेटेल नव्हे जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई बळीया माझा पंढरी राहू जो या देवांचाही देऊ रंडी चंडी शक्ती भक्षते बहिरव खंडी राहू रोटी सुटी साठी देऊ गणोबा विक्राळू लाडू मोद कांचा काळू मुंजा मैसासुरी हे तो कोणो लेखी पुरी वेताळी फेताळी जळो त्यांचे तोंड काळी तुका म्हणे चित्ती धरा रुखमाई चापती जाखाई जोखाई मायार मेसाई अशा क्षुद्र देवता म्हणजे देव नाही माझा पंढरीनाथ हा सर्व देवामध्ये श्रेष्ठ असून तो सर्व देवांचा सुद्धा देव आहे रंडी चंडी या शक्ती देवता मध्य आणि मांसाचे भक्षण करतात अहिरोबा खंडोबा हे देव बरीच रोडग्यांना खाणारे आहेत मोठ्या देहाचा गणपती दादा तर लाडू मोदकांचा काळ आहे मुंजाबा महिषासूर यांची गणना तर पोरासोरातच करावी लागेल वेताळ पिसर्जांचे तर काळे तोंड जळून जाऊ तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या चित्तामध्ये एक रुक्माईचा पती जो पांडुरंग आहे त्यालाच धारण करा पडता जड भारी दासी आठ वावाहरी मग तू होऊ ने देशिनू आड झाली सुदर्शनू नामाच्या चिंतने बारा वाटा प्रती विघणे तुका म्हणे प्राणू करा देवाशी अर्पणू अरे तुमच्यावर जर एखादं मोठं संकट आला असेल तर अशा दासांनी हरीच्या दासानी हरीच्या भक्तानी श्रीहरीची आठवण करावी मग तो आपल्या भक्तांना त्रास होऊ देत नाही त्यांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र धरून तो दूर करतो श्रीहरीच्या नामचिंतनामुळे नाना प्रकारची विघ्ने बारा वाटांनी पडून जातात तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच आपला प्राण भगवंताला अर्पण करा माये मोकलेले कोठे जावे बाळे आपुल्या बळे न वंचते रुसून या पुढे सांडून या चाटू मागे पाहे वाटू अशी भांडवल माळी करावी हे आपण जी माई धावशिलू तुका म्हणी आळी करून या निकी देशील वाहतुकी बुझावणी आईने एकदा सोडल्यानंतर मग तिच्या बालकाने मुलाने कुठं जावी तो आपल्या सामर्थ्याने कधीच वाचू शकत नाही आईने जेवायला वाढलेले ताट टाकून तो रुसतो आणि दूर पळून जातो आणि आईने आपणाला बोलवावे म्हणून तो आईची वाट पाहत नसतो आम्ही लेकरांनी हट्ट करणे हेच आमचे खरे खरे मुख्य भांडवल आहे हे विठ्ठल मावले मग तूच आपण होऊन प्रेमाने आमच्याकडे धावत येशील तुकाराम महाराज म्हणतात चांगला हट्ट केल्यानंतर तू आम्हाला प्रेमाचा खाऊ देऊन आमची समजूत काढशील नागर गोडी बाळरूप ते स्वरूप काळीचे गाई गोपाळांच्या संगे आले लागे पुंडलिका तेही ध्यान दिगंबरू कटी करू मिरवते नेनपणे उगेची उभे भक्ती लोभे राहिली नेने वरदळाचा मानू विटे चरण सम उभे सहज कटावरी हातू दही भातू शिदोरी मोहोरी पावा गांजीवा पाठी धरली काठी जाकाळी रम्य स्थळा चंद्र भागव पांडुरंगा क्रीडेशी भीमा मुख वाही दृष्टी पाही समोर ताराविषयी मुढलोकू दिली भाकू कुंडलिका तुका म्हणे वैकुंठवासी भक्तापाशी राहिला तुकाराम महाराजांनी पंढरपुरामध्ये विठ्ठलाची जी बाळरूप मूर्ती आहे त्या मूर्तीचं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि गोंडस असं वर्णन केलेलं आहे ते म्हणतात या श्रीहरीचे बाळरूप मोठे सुंदर आणि गोंडस आहे बाल्यावस्थेमधील हे स्वरूप दिसत आहे गायी गोपाळांच्या बरोबर ते पुंडलिकासाठी पंढरपुरास आली हे ध्यान दिगंबर असून त्यांनी आपले हात कमरेवर ठेवून मिरवलेले आहेत हे अज्ञानाची भूमिका घेऊन उगीच भक्तीच्या लोभाने उभे राहिले नाही वरून वरून फक्त प्रेम दाखवणाऱ्यांचा ते मान ठेवत नाही हा विटेवर समचरण ठेवून उभा राहिला आहे या श्रीहरीने आपले हात कमरेवर ठेवले असून दही भाताची शिदोरी बरोबर घेतली आहे मुरली पावा फळे इत्यादी नेण्याचे जाळे इत्यादी वस्तू याने आपल्या पाठीवर घेतल्या असून गुरांचे रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठी धारण केली आहे या पांडुरंगाला क्रीडा करण्यासाठी हे चंद्रभागा तीर अतिशय रम्य झाले आहे याच्या दृष्टीसमोर भीमा नदी दक्षिणेकडे वाहत जाते मतिमंद आणि पतित लोकांना सुद्धा तारण्याबद्दल याने पुंडलिकाला वचन दिले आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा वैकुंठामध्ये राहणारा भगवंत भक्तांजवळ येऊन उभा राहिलेला आहे विठ्ठल नामाचा नाही ज्या विश्वासू तो वसे उदास नरकामध्ये अयाशी बोलता होईल विटाळू न वजा येतो जळ स्नान करिता विठ्ठल नामाची नाही ज्या आवडी त्याची काळघडी लेखित आहे तू का म्हणी मज विठोबाची आणू जरी प्रतिवचन करीन त्यासी श्री विठ्ठलाच्या नामावर ज्याचा विश्वास नाही तो दुखी होऊन नरकात पडेल त्याच्याशी नुसते भाषण जरी केले तरी विटाळ होतो पाण्याने स्नान केले तरी तो विटाळ जात नाही विठ्ठलाच्या नामाशी ज्याला आवड नाही त्याच्या आयुष्याची घटका काळ मोजित असतो तुकाराम महाराज म्हणतात मी जर त्याच्याशी भाषण करीन तर मला विठ्ठलाशी आ नाही या घडली सुकर्णी मुखी विठो बाचे नामू काही न लगेश नावे अनेक वेगळ आल्या भावी वाचे उच्चारावे रामकृष्ण गोविंदा फळ पावाल अवलिळा भोग वैकुंठ सोहळा तुका म्हणे त्याच्या नावे तोची होई जे स्वभावे ज्याच्या मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाम आहे त्याला सर्व नियमांचे फळ प्राप्त होते यासाठीच अनेक प्रकारच्या साधनांच्या वाटानी जाऊन उगीच कष्ट आणि श्रम करून घेऊ नका रामकृष्ण गोविंद असे नाम वाणीने सतत उच्चारत राहा यामुळे वैकुंठाच्या सुख सोहळ्याचे फळ तुम्हाला अगदी सहजासहजी मिळू शकते तुकाराम महाराज म्हणतात त्या श्रीहरीच्या नामचिंतनामुळे तुम्ही स्वभावताच हरिरूप भगवंत रूप होऊन जाल पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मार्गे जाळी महादोषू पुढे नाही गर्भवासू जे निंदिले शास्त्री वंदे झाले नाम मात्रे तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा अरे नाम हे सर्व जीवांना तारक आहे अशा प्रकारचा महिमा सर्व पुराणामध्ये प्रसिद्ध आहे हरिनामाच्या चिंतनामुळे पाठीमागील सर्व महादोष जळून जातात आणि पुन्हा काही जन्म घ्यावा लागत नाही शास्त्रांनी जे निंदिले आहे दोषी ठरवले आहे ते सुद्धा नामस्मरणामुळे वंद्य होऊन जाते तुकाराम महाराज म्हणतात या त्रैलोक्यामध्ये असा हा नामाचा महिमा प्रसिद्ध आहे नाम घेता न लगे मुलू नाम मंत्र नाही खोलू दोष अक्षरांचे कामू उच्चारावे राम राम नाही वर्ण धर्म याती नामी अवघेची सरते तुका म्हणे नामू चैतन्य निजधामू श्रीहरीचे नाम घेण्यासाठी कशाची ही किंमत द्यावी लागत नाही शिवाय हा नाममंत्र फार अवघड सुद्धा नाही अतिशय सोपा आहे राम या दोन अक्षरांचेच काम आहे म्हणूनच वाणीने सदोदित राम राम असा उच्चार करीत राहा या नामाच्या ठिकाणी धर्म वर्ण जात अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव नसतो हरिनामाच्या ठिकाणी सर्व समान आणि सर्व सारखेच असतात तुकाराम महाराज म्हणतात असे हे श्रीहरीचे नाम चैतन्याचे स्वतःचे निवासस्थान आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हाशी संत म्हणतो सिद्धऋषी नामी तरला नाही कोणू ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा ईश्वराचे नामस्मरण घेतल्याने कोणी वाया गेला असा कुणी कधी ऐकला आहे का अहो संत म्हणत सिद्ध ऋषी तुम्ही याबद्दल मला सांगा अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे सातत्याने नामस्मरण करून जो तरला नाही असा एखादा तरी निवडून तुम्ही मला दाखवा तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या जवळ मोठ्या सलगीने हे बोलत आहे त्याबद्दल मला क्षमा करावी लुटा लुटासारू फारे अमरू सदैव नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे उदंड भावे उदंड घ्यावे नाम गावे आवडी तुका म्हणे घरीच्या घरी देशावरी नशिनिजे सर्वांचे सारभूत असणारे हे श्रीहरीचे नाम तुम्ही फुकटच्या फुकट लुटा त्यामुळे नित्य अमर होऊन जाल आणि सदैव सुखी व्हाल पुढे कधी तुम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही आणि सर्व पापांचे डोंगर जळून जातील अतिशय तीव्र प्रकारच्या भावभक्तीने हरीचे नाम घ्यावे प्रेमाने श्रीहरीचे नाम घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात या भगवंताच्या नामस्मरणामुळे घरच्या घरीच त्याचा लाभ होतो त्यासाठी देशभर वनवन भटकण्याचा शीन करावा लागत नाही प्रीती नाही रायावर जिले ते कांता परे तिची सत्ता जगावरी तैसे दंभ झालो तरी तुझे भक्तू यमदूत न पाहते राजे याचा पुत्र अपराधी देखा तू काय आणि का मेलू बाहातरी खोडी परी देव मन कंठी तैसा जगजेठी म्हणे तुका राजाचं ज्या राणीवर प्रेम नसतं अशा राणीचा त्याग जरी राजाने केलेला असला तरी सर्व जगावर तिचा अधिकार चालू शकतो त्याप्रमाणेच आम्ही जरी दांभिक बंधू असलो तरी शेवटी तुझेच भक्त आहोत म्हणून आमची वाट यमदूत कधी पाहत नाहीत राजाच्या मुलाने जरी अपराध केला तरी त्याला इतरांकडून दंड करवता येईल का तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या घोड्याला जरी बहात्तर खोडी असल्या तरी सुद्धा त्याच्या गळ्यात देवमन असेल तर त्याच्या इतर सर्व खोडी व्यर्थ होतात हे जगजेटी विठ्ठला त्याप्रमाणेच माझी अवस्था आहे करावा उद्धार किंवा घ्यावा हरी एका बोला श्री राही देवा निरसने माझा होईल संदेह अवघेच्या आहे मुळपायी राहिलो चिकटून काहीची न कळी हो नाने नो काळे उदय भाजू का म्हणे बहु उद्वेग लाजीवू भाकित शेकीव देवराया देवा तुम्ही माझा उद्धार तरी करा नाहीतर उद्धार करवत नाही अशी पराजयाची कबुली तरी द्या कोणत्या तरी एका बोलावर तुम्ही स्थिर व्हा तुम्ही माझ्या संशयाचे निरसन करा आणि तुम्ही माझी निराशा कराल तर माझा संशय मात्र उगीच वाढत राहील कारण आता माझे सर्व आश्रयस्थान तुमच्याच पायाजवळ आहे मी तुमच्या पायाला चिकटून राहिलो आहे त्याच्याशिवाय मला दुसरे काहीच समजत नाही माझे भाग्य कोणत्या काळात उदयास येईल ते काही कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जीव या चिंतेने फारच व्याकुळ होऊन गेला आहे गलबलून गेला आहे म्हणूनच मी तुमची करुणा भाकीत आहे आलिया भोगाशी असावे सादरू देवावरी भारू घालून या मग तू कृपा सिंधू निवारी साकडी हे रते बापुडे काय रंकू भयाची पोटी दुखाची आराशी शरण देवाशी जाता भले तुका म्हणी नव्हे काय त्याकरिता चिंता वाचू आता विश्वंभरू जीवनामध्ये जो भोग भोगायला आला असेल तो भोग भोगण्यासाठी नेहमी सादर असावं आणि बाकीचं जे काय असेल ते सर्व देवाला समर्पण करून टाकावं मग तो सिंधू सर्व दुःखांचं निवारण करतो सर्व संकट दूर करतो आणि त्या सर्व शक्तिमान ईश्वरापुढं इतर कुठल्याही गोष्टीचा पाड लागू शकत नाही इतर दिन बापडे या कामी काय करू शकतात मनामध्ये एकदा का भीती निर्माण झाली की त्यातून दुखाच्या राशी निर्माण होतात यासाठी देवाला शरण जावे आणि त्याला सर्व समर्पण करावे तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये असे काय आहे की तो ते करू शकणार नाही आणि जर देवानेच करायचे मनात घेतले तर मग काय होणार नाही म्हणून त्या विश्वभराचेच चिंतन करावे हो गतो न घडे संचिता वासुनी करावे ते म्हणे समाधानू म्हणवनी म्हणे मारू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता हा आपुल्या संचिता वाचुनिया तुका म्हणी भारू घातलिया वरी होईल काही वारी नारायण जीवनामध्ये जे सुखदुःखाचे भोग प्राप्त होतात ते भोग पूर्वसंचित असल्याशिवाय भोगायला मिळू शकत नाहीत म्हणून ते पूर्वसंचिताचे भोग भोगावेच लागतात या विचाराने मनाचे समाधान करावे यासंबंधी मनात काही खेद बाळगू नये आणि वारंवार सातत्याने गोविंदाचे नामस्मरण करावे आणि यासाठी कुणावर कधी रुसू नये तुकाराम महाराज म्हणतात आपण आपला सर्व भार त्या नारायणावर घातल्यावर तो आपला कैवारी होतो निर्वैर व्हावी सर्व भूतांसवे साधन वरवे हे चेक तरी चांगीकार करेल नारायणू बडबड तोषिणू येणे विनू सोयी रे समानशी घडी चित्त ओढे उपकारी तुका म्हणे चित्तो झाली या निर्मळू तरीच सकळू केले होयू सर्व भूतांच्या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्वैर व्हावे कुणाविषयी वैर धरू नये हेच एक अतिशय चांगले असे साधन आहे असे झाले तरच नारायण आपला स्वीकार करतो याशिवाय इतर सर्व काही व्यर्थ आहे आपले जवळचे सोयरे आणि परके लोक ज्यांना समान वाटतात ज्यांचे चित्त परोपकाराकडे नेहमी ओढ घेते त्यांचा नारायण स्वीकार करतो तुकाराम महाराज म्हणतात आपले चित्त जर निर्मळ असेल तर सर्व केल्याचे सार्थक होते दिले चाले वाचाव क्षय मागिल्या तपाचाव वृद्धी शुद्धी येते घराव त्याचा करीते पसाराव मानदंभासाठी पळे देवा सवे तुटी तुका म्हणे मेवा कैचा वेठीच्या निर्दैवा आपण एखाद्याला जर सिद्धवाणीने शाप किंवा आशीर्वाद दिला तर त्या प्रमाणात आपले तप नाश पावते अशा प्रकारे रुद्धी सिद्धी त्याच्या घरी येऊन त्याच्या साधुत्वाचा प्रसार करतात पण यामुळे त्याचा मानदंभ वाढतो आणि यामुळे देव मात्र दुरावला जातो तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या मजुराच्या डोक्यावर मेवा मिठाईचे ओझे दिले तर त्याला त्याचा काय उपयोग असतो का तापल्या वाचून नव्हे अलंकारू पिटून यासार उरले ते मग कदा काळी नव्हे शुद्ध जाते ना असे शत्रू होते मित्रतेचे कले बरोबरे भोगो द्यावे भोगा फासिले ते रोगा हाती सुटे तुका म्हणे मन करावे पाठेळू राहावेची जाळू शिजेवरी सोने तापून शुद्ध केल्याशिवाय त्याचे अलंकार होत नाहीत हिनकस भाग गेल्यानंतर जे शुद्ध सोनेवरती ते ढोकून त्याचे अलंकार करावे लागतात जर सोने तापवले नाही तर ते कधी शुद्ध जातीचे होत नाही त्याप्रमाणेच मन शुद्ध केल्याशिवाय मनुष्य देवस्वरूप बनत नाही मनामधील अशुद्धपणा नष्ट झाला तरच जे पूर्वी शत्रू असतात तेच मित्र होऊन जातात प्रारब्धानुसार शरीराला सुख आणि दुःखाचे भोग प्राप्त झाले तर ते भोगावेत पण त्याचे हर्ष विषाद वाटू देऊ नयेत शरीराला झालेले गळू कापले तर रोगाच्या हातातून लवकर सुटका होते यासाठी ते खुशाल कापू द्यावे त्याचे दुःख वाटू देऊ नये तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणेच मनाला सहिष्णू करावे स्वयंपाक करणाऱ्याने अन्न शिजेपर्यंत अग्नीची उष्णता जशी सहन करावी लागते त्याप्रमाणेच साधकाने पुष्कळ गोष्टी सहन केल्या पाहिजेत पाठळी करिता न सहावी वारा साहिल या ढोरा गोणी चाली आपण आपण ह्याची कसबटी हर्षामर्ष पोटी विरोध्यावी नवनित तोरी कडकडी लोणी निश्चळ होऊनी राही मग तू का म्हणी जरी जगे टाकी घाया त्याच्या पडे पाया मग जे ओझे वाहणारे जनावर असते त्याला धीट करीत असताना ते माणसाचा वाराही सण करीत नाही पण पुढे ते माणसायले की मग पाठीवर मोठ्या गोण्या सुद्धा घेऊन जाते याप्रमाणेच आपणाला अशी कसोटी लावून दुःख आनंद यांचे कड पोटात विरून द्यावेत जोपर्यंत काढणाऱ्या तुपात लोण्याचा भाग आहे तोपर्यंत ते कडकड करीत राहते पण मग लोणी नाहीशी झाल्यानंतर जे निवळ तूप असते ते तूप खाली उरते तुकाराम महाराज म्हणतात टाकीचे घाव सहन करून जो जगतो जो टिकतो लोक त्याच्याच पाया पडतात कावळी अशी नाही दया उपकारू काळी मांतर विटाळशी पैसे कुधनाचे जिने अमंगळू घाणेरी ओंगळ उदेवानी कडू भोपळ्याचा उपचारी पातू शेविल्या तिडक कपाळाशी तुका म्हणे विष सांडून नेने सापू आजरे ते पापू त्याचे ठाई कावळ्याला कुणाची दया येत नाही की कुणाचे उपकारही नसतात त्याचे मन काळीमेनेच विटाळलेले असते त्याप्रमाणेच ज्याच्याजवळ वाईट मार्गाने विटाळलेले धन आहे अशाचे जगणे अमंगल असते त्याच्या वाणीतून घाणेरडे आणि अमंगल असे शब्द बाहेर पडतात कडू भोपळ्याचे अतिशय चांगले पदार्थ साखरेचा पाक घालून जरी केले तरी त्याचे सेवन केल्यानंतर कपाळाला तिडीक निर्माण होते तुकाराम महाराज म्हणतात साप कधी विषाचा त्याग करू शकत नाही त्याच्या ठिकाणी नेहमी पापाचाच आदर बसत असतो लाभ खरा न तुटे नाही अडखळा भेटी जाय घ्या देशा ते संच लाशी तैसा मगन लागे पारखी अवघी संकट सारखी तुका म्हणे ओळी रुपे भुलविले डोळे श्रीहरीच्या चिंतनाचा लाभ हा खराखरा लाभ आहे यापासून काही नुकसान होत नाही आणि त्याच्या भेटीला कधी अडथळाही येत नाही हा माग सर्व देशांना जाऊनही येथे जसाच्या तसा भरलेला असतो त्याची एकदा प्राप्ती झाली की मग कुणी परीक्षा करणारा लागत नाही त्याच्या ठिकाणी सर्वजण सारखेच असतात तुकाराम महाराज म्हणतात असे हे श्रीहरीचे रूप सर्वत्र प्रकट असून त्यामुळे दृष्टी मोहित झालेली दिसते बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथिक आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change your self mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद